स्कंध अकरावा अध्याय तेविसावा व्रतांचे प्रकार श्री नारायण म्हणाले उत्तम साधकाने अमृत पिधनमसी असे म्हणून आचमन करावे नंतर पात्रातील अन्न प्राण्यासाठी टाकावे भूतली दिलेल्या अन्नाने आमच्या कुलातील दासदासी यांची तृप्ती होवो पापाचे घर जो रौरव पद्मारबुद यात राहणाऱ्यांना हे उदक नित्य मिळते असे म्हणून पवित्र काढून भूमीवर टाकावे ते पात्रात टाकू नये अछिद्र असताना जो शूद्राने अथवा ध्यानाने स्पर्शित झाल्यावरही एक रात्र उपोषण करतो तो शुद्ध होतो इतर वेळी स्नान करावे एका प्राणाहुतीने कोटी यज्ञाचे पुण्य मिळते पाच आहुतीमुळे पाच कोटी यज्ञाचे फल मिळते प्राणाग्निहोत्र जाणणारास अन्नदान करतो त्या दात्याला आणि भोगत्याला दोघांनाही स्वर्ग प्राप्त होतो पवित्र घालून भोजन करणारास पंचगव्याचे फल मिळते तिन्ही पूजाकाली जप तर्पण होम आणि ब्राह्मण भोजन यालाच पुरश्चरण म्हणतात त्याने भूमीवर शयन करावे जितेंद्रिय व्हावे विनयी आणि शांत असावे त्रिकाल स्नान करून शुभभाषण करावे स्त्री पतित चांडाल यांच्याशी बोलू नये मैथुनाच्या कथा आणि इतर गोष्टी वर्ज कराव्यात त्यालाच ब्रह्मचर्य म्हणतात ऋतुस्नात स्त्रीशी विधीपूर्वक संगम करणे हेच ग्रहस्थाचे ब्रह्मचर्य संस्कार न झालेल्या ऋतुस्नात स्त्रीशी गमन करावे तीन ऋणातून मुक्त न होणारा यज्ञ न करणारा पुत्र उत्पन्न न करणारा अधोगतीस जातो ब्रह्मचर्यामुळे ऋषींच्या तिलोदकाने पितरांच्या यज्ञाने देवांच्या ऋणातून मुक्त होता येते म्हणून आश्रम योग्य आचरण करावे दूध फले भाजी हविष्यान्न भक्षण करून कृच्छ चांद्रायण व्रत वगैरे आचरून ब्राह्मणाने जप करावा आम्ल पदार्थ तांबूल दोन वेळ भोजन दुष्टांचा सहवास इत्यादी श्रुती स्मृती विरोधी आचरण करू नये द्यूत स्त्री संभोग निद्रा वाद यात व्यर्थकाल घालवू नये देवपूजा स्तोत्रे यात काल व्यतीत करावा भूमीवर शयन ब्रह्मचर्य पूजा दान स्तुती कीर्तन हे सर्व जपसिद्धी करून देणारे आहे सूर्योपस्थान करून जप करावा देवतेची अग्नीची मंत्रपूजा करावी धर्मकृत्ये तत्पर असावे सर्व कर्मे देवास अर्पण करावी तप आणि अध्ययन यातच सर्व वेळ घालवावा भूतांवर दया करावी तपामुळे स्वर्ग आणि तेज प्राप्त होते ज्या ऋषींनी ज्या कारणाकरता देवतेची स्तुती केली असेल त्यांची ती इच्छा पूर्ण होते आता ती विविध कर्मे सांगतो सर्व कर्मात पुरश्चरण सिद्धी देते स्वाध्याय करणाऱ्याने प्राजापत्य व्रत करावे केश मिशा लोम नखे काढून उदकात बुडी मारून दिवसा राहावे दीर्घकाल मौन करावे सत्यभाषण करून व्यारुती जप करावा तत्रुचारूप गायत्री अपोहिष्ठा हे पवित्र आणि पापनाशक सूत्र पुनत्य स्वस्तिमत्व पाममानहा इत्यादी रुचा म्हणून कर्मारंभ करावा सहस्त्र शत दहा जप करून ओंकार आणि भ्यारुती यांनी सावित्रीचा दहा हजार जप करावा आचार्य ऋषी छंद देवता यांना तृप्त करावे पतिता पती अंत्यज देव ब्राह्मण यासी द्वेष माता पिता आचार्य गुरु यांची निंदा करू नये हेच प्राजापत्य कृच्छ होय आता चांद्रायण पराग कृच्छ सांगतो तीन चांद्रायणांच्या योगाने प्राणी पवित्र होतो आणि ब्रह्मलोकी जातो आठ चांद्रायणामुळे त्याला वर देणाऱ्या देवता दिसतात दहा चांद्रायणामुळे सर्व छंदांचे ज्ञान होऊन कामना पूर्ण होतात तीन दिवस सकाळी तीन दिवस सायंकाळी तीन दिवस अयाचित आणि तीन दिवस निराहार राहून प्राजापत्य करावे गोमूत्र गोमय क्षीर दही दूध तूप कुशोदक यांचे मिश्रण करून पहिल्या दिवशी पंचगव्य प्राशन करावे दुसऱ्या दिवशी उपवास करावा याला सांतपन कृच्छ म्हणतात पूर्वीप्रमाणे तीन दिवस एक एक घास खावा तीन दिवस उपवास करावा हे अतिकृच्छ व्रत होय हे तिप्पट प्रमाणात केल्यास महासंतापन होय असे तप्तकृच्छ ब्राह्मणाने करावे उष्ण जल दूध मृत वायू हे तीन दिवसांनी बदलून घ्यावे शांत चित्ताने स्नान करावे नियमित उदक प्राशावे यालाच प्राजापत्य विधी म्हणतात ज्याने आपला आत्मा नियमित केला आहे जो सावध आहे अशा पुरुषाने बारा दिवस भोजन करू नये याला पराक पराकसंज्ञ कृच्छ म्हणतात हे सर्व पाप नष्ट करते कृष्ण पक्षात रोज एक एक घास घ्यावा शुक्ल पक्षात वाढवावा अमावस्येला भोजन करू नये हा चांद्रायण विधी होय दोन्ही पक्षास त्रिकाल स्नान केल्यानेही चांद्रायण होते सर्व आणिके उरकून सकाळी चार घास खावे सूर्यास्त झाल्यावर चार घास खावे हे शिशुचांद्रायण होय मध्यानकाली हविष्यानाचे आठ ग्रास नियमित भक्षण करावे म्हणजे यात चांद्रायण होते रुद्र वसु आदित्य यांचे आचरण करतात यामुळे सर्व देव आणि भूमीसह वायू कुशल संपन्न झाले आहेत हे सर्व विधियुक्त आचरण करावे या व्रतामुळे मन शुद्ध होते त्यामुळे कर्मे शुद्ध होतात नंतर त्याला सर्व इष्टपदार्थ साध्य होतात सर्व कर्मरहित होऊन तीन रात्री उपवास करावा किंवा तीन व्रते करावी आणि कर्मास आरंभ करावा आता पुरश्चरण विधी सांगतो गायत्रीचे पुरश्चरण सर्व हेतू पूर्ण करते हे नारदा महापातकांचा नाश करते ते विधान मी तुला सांगितले प्रथम मंत्रवान पुरुषाने देहशुद्धी होणारे व्रत करावे नंतर पुरश्चरण करावे म्हणजे तो साधक समस्त फलास प्राप्त होतो हे नारद मुने ह्याप्रमाणे मी तुला गुह्य असे पुरश्चरण विधान सांगितले ते इतरांना सांगू नये कारण श्रुतींचे सार आहे असे शास्त्रात सांगितले आहे अध्याय तेविसावा समाप्त